अध्याय दोनशे चौऱ्याऐंशी वा दक्षकृत महादेव स्तुती जनमेजे वैशंपायनास विचारतो ब्रह्मन प्रचेतसास पुत्र जो दक्ष प्रजापती त्याने वैवस्वत मंदवंतरात अश्वमेध यज्ञास आरंभ केला असताना त्या यज्ञाचा विध्वंस कसा झाला हे मला सांगा पार्वतीला कोप झाला हे पाहून सर्व विश्वाचा आत्मा व प्रभू जो शंकर त्यासही कोप आल्यामुळे दक्षाने त्या शंकराचा कोप शांत करून त्याच्या प्रसादाने आपला यज्ञ सांग कसा केला हे समजून घेण्याची मला फार इच्छा आहे तर हा वृत्तांत जसा घडला असेल तसा सांगा वैशंपायन सांगतात प्राचीन काली योगी ऋषी सिद्ध इत्यादी लोक ज्या भागात राहतात त्या हिमालय पर्वताच्या पवित्र जागी गंगोत्रीजवळ दक्षाने अश्वमेध यज्ञ करण्यास आरंभ केला त्या प्रदेशात नाना प्रकारचे वृक्ष आणि लता ही असून <clears throat> गंधर्व व अप्सरा यांची गर्दी होती सदाचरणी लोकांमध्ये श्रेष्ठ अशा त्या दक्ष प्रजापतीच्या भोवताली ऋषीमंडळी बसली असून पृथ्वीवरील लोक व अंतराळ आणि स्वर्ग यातील दैवते इत्यादी सर्व हात जोडून त्याच्या जवळ आदबीने उभे होते स्वर्गातील देवमंडळी त्याचप्रमाणे दैत्य गंधर्व पिशाच नाग राक्षस हा हा हु हु हे गंधर्व नारद तुंबर विश्वावसु विश्वस्वेन हे दोन गंधर्व अप्सरा आदित्य अष्टवसु, रुद्र साध्य व मरुद्गण या सर्व मंडळींसह देवेंद्र हा त्या यज्ञामध्ये हविर्भाग घेण्याकरता आला होता पंचाग्नी साधन करणारे सोमयज्ञ करणारे धूम्रपान करणारे धृतपान करणारे हे व तसेच ब्रह्मदेवासह ऋषी व पितर हेही यज्ञ समारंभास आले होते शिवाय स्वेदज जारज अंडज व उद्भिज या चारही कोटीतील प्राणी तेथे आले होते त्याचप्रमाणे सर्व देव आणि देवपत्न्या यांना तेथे अगत्याचे आमंत्रण असून ते अग्निप्रमाणे जाज्वल्य असणाऱ्या आपापल्या विमानामध्ये विराजमान झाले होते याप्रमाणे ही सर्व देवमंडळी तेथे आली होती परंतु त्यामध्ये शंकर मात्र नाहीत असे पाहून दधीची ऋषीला मोठा राग घेऊन तो उभा राहून मोठ्याने म्हणाला ज्या ठिकाणी शंकरांना हविर्भाग मिळत नाही असे सध्याचे चाललेले प्रकरण यज्ञ नव्हे किंवा धर्मकृत्यही नव्हे अहो तुम्ही मृत्यूच्या जाळ्यात सापडलेले आहात अरे रे हा कसा उलटा काळ आला आहे पहा धडधडीत मृत्यू रुद्रकोप रूपाने यांच्यापुढे उभे असताना तो भ्रांतीमुळे त्यांना कसा दिसत नाही हा प्रस्तुतचा यज्ञ महत्वाचा खरा परंतु यात जे मोठे अरिष्ट आले आहे ते तर यांना दिसत नाही असे बोलून त्या महायोगी ऋषीने अंतर्दृष्टीने पाहिले तो त्याला महादेव आणि वरप्रदान देणारी व पवित्राशी पार्वती व तिच्याजवळ असलेले भगवान नारद दिसले त्यांना पाहून त्या ऋषीला अत्यानंद झाला आणि शंकरांना येथे आमंत्रण दिले नाही यापेक्षा या सर्वांचे बाबतीत संगनमत असावे असे जाणून दधीची ऋषी यज्ञमंडप सोडून जाताना बोलले की जे लोक सन्माननीयांचा सन्मान करीत नाहीत व अपूज्य माणसांचा आदर सत्कार करतात अशा माणसांना खुनी लोकांना जो दोष आहे तोच दोष निरंतरचा लागतो मी आजपर्यंत खोटे बोललेलो नाही व बोलणारही नाही येथे जे ऋषी व देव जमले आहेत त्यांच्या समक्ष मी सत्य आहे तेच सांगतो ते हेच की विश्वंभर विश्वनाथ सकल सृष्टीचा उत्पन्न करता व सकल यज्ञात अग्रभोगता असा जो पशुपती प्रभू शंकर तो येथे आलेला तुम्ही आत्ताच पाहाल ते ऐकून दक्ष बोलला ज्याच्या हातात शूल आहे व डोक्यावर जटाभार आहे असे एक सोडून अकरा रुद्र येथे आहेत तेव्हा याहून निराळा तुमचा हा महेश्वर कोण आहे हे काही आम्हाला माहीत नाही दधी दधीती दधीचीने उत्तर केले तुमचे सर्वांचे संगनमतच झाले आहे व म्हणूनच शंकरांना तुम्ही आमंत्रण केले नाही आणि मला तर शंकरांपेक्षा वरिष्ठ असा कोणताही देव असल्याचे दिसत नाही आणि म्हणून माझी अशी खातर आहे की दक्षाचा हा महायज्ञ शेवटा जाणार नाही <coughs> दक्षाने खोचून उत्तर दिले या सुवर्णपात्रात नारायणाकरता म्हणून विधियुक्त मंत्रांनी अभिमंत्रून जो हविर्भाग ठेवला आहे तो सर्व मी शंकरास न देता यज्ञाधिपती जगन्नायक सर्वव्यापक असा प्रभू विष्णू त्यालाच अर्पण करणार कारण त्यालाच सर्व यज्ञांमध्ये आमंत्रण असते इतक्यात ते भाषण ऐकून इकडे पार्वती म्हणाली की मी असे कोणते दान करू कोणते व्रत अगर कोणते तप करू की ज्याच्या योगाने माझा पती भगवान अचिंत्य शंकर याला या यज्ञात अर्धा नाही तर तिसरा तरी हिस्सा भाग मिळेल याप्रमाणे अपमानाच्या दुःखेने क्षुब्ध झालेल्या आपल्या पत्नीचे हे उद्गार काढलेले ऐकून भगवान श्रीशंकराने प्रसन्न मुद्रेने तिला म्हटले हे देवी तू मला पक्के जाणत नाहीस असे वाटते कारण हे कृषांगी मदसारख्या यज्ञाधीशा संबंधाने बोलायचे तर असे बोलणे योग्य आहे हेही तुला कळले नाही हे विशाल नेत्रे मला असे ठाऊक आहे की ज्यांना एकाग्र चित्त करून ध्यान करता येत नाही व जे पातकी आहेत ते मला जाणत नाहीत आणि तू तर अशातली नसून माझे सामर्थ्य न जाणणाऱ्या मनुष्याप्रमाणे मला भाग कोणत्या उपायाने मिळेल म्हणून विवंचलित पडलीस याला काय म्हणावे तुझ्या मायेने सगळे त्रिभुवन व इंद्रादिक सुद्धा सर्वतोपरी मोहित होत असता आज तू अशी कशी मोह पावलीस प्रिय यज्ञामध्ये शास्त्रे म्हणणारे जी स्तुती करतात ती माझी स्तुती आणि सामगायन करणारे लोक रथंतर म्हणतात ते मलाच उद्देशून होय वेदपारग किंवा ब्रह्मवेत्ते ब्राह्मण यज्ञ करतात तो माझ्याच प्रित्यर्थ करतात आणि ऋत्विजही पण मलाच हविर्भाग देतात पार्वतीने जरा उपरोधिकच उत्तर दिले अगदी सामान्य प्रतीचे लोक सुद्धा बायकांच्या पुढे आपली स्तुती करतात व आपलीच बढाई मारतात शंकराने उत्तर दिले हे देवी मी काही आपली पोकळ बढाई मारत नाही हे कृषकटी मी आता यज्ञाचा समाचार घेण्याकरता काय काय उपस्थित करतो ते उगाच पहा तर खरे याप्रमाणे आपल्या त्या प्राणापेक्षाही प्रिय असणाऱ्या लावण्यवती पत्नीला बोलून शंकराने आपल्या मुखातून एक त्रिकाळ विखराळ लोक व लोकांचा थरकाप करणारे असे भूत निर्माण करून त्याला अशी आज्ञा केली की दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस करून टाक तेव्हा महादेवाच्या मुखातून निघालेल्या या सिंहाप्रमाणे पराक्रमी अशा त्या भूताने पार्वतीचा कोप शांत करण्याकरता त्या दक्षयज्ञाचा एकट्याने सहजीच फडशा पाडला त्यावेळी तो प्रकार पाहण्याकरता रागाने लाल झाल्यामुळे भयंकर दिसणारी पार्वती महाकाली होऊन आपल्याच कृतीचा कसा काय परिणाम होतो हे पाहण्याकरता शंकराची या कामी संमती आहे असे पाहून व त्यांना नमस्कार करून त्या भूताचे मागोमागच गेली होती त्या उत्पन्न झालेल्या भूताचे अंगी प्रचंड सामर्थ्य असून शौर्य व स्वरूप यामध्ये तो शंकराच्याच तोडीचा होता हा प्राणी म्हणजे शंकराच्या क्रोधाची प्रत्यक्ष मूर्तीच होता त्याचे सामर्थ्य अपार असून त्याचा जोम पराक्रम व शौर्य ही ही अपारच होती ज्या त्या प्राण्याने पार्वतीचा राग शांत केला त्याचे नाव वीरभद्र असे होते या वीरभद्राने आपल्या अंगावरील रोमरंध्रांपासून रुद्राप्रमाणेच पराक्रमी व भयंकर अशी भूतांची एक टोळीच्या टोळी निर्माण केली या प्रचंड टोळीतील गणांना रौम्य असे नाव होते ते विक्राळ व धिप्पाड शरीराचे शेकडो किंबहुना हजारो गण दक्षयज्ञाचा उच्छेद करण्याकरता सपाट्याने व त्वरेने यज्ञमंडपावर तुटून पडली त्यांनी आपल्या कर्कश आरोळ्यांनी सर्व अंतरिक्ष जणू काय भरून टाकले तेव्हा त्या त्रासदायक आवाजाने स्वर्गातील देवांना सुद्धा भीती उत्पन्न झाली इतकेच नव्हे तर मोठमोठ्या पर्वतांच्या शिला दुभंगून गेल्या भूकंप झाले भयंकर झंझावात सुटला समुद्र खवळून गेला ठिकठिकाणी पेटवलेले अग्नी विझून गेले सूर्य प्रकाशेनासा झाला ग्रहनक्षत्रे यांचेही तेज मावळून गेले आणि देव मनुष्य व ऋषी या सर्वांच्या तोंडचे पाणी पळाले याप्रमाणे पृथ्वीवर अंधकार पडला असताना अपमान झालेल्या त्या रुद्रगणांनी जाळपोळ करण्याचा सपाटा चालविला काहींनी यज्ञमंडपातील युप उपटून <clears throat> त्यानेच सापडेल त्यांना धुपटण्यास प्रारंभ केला काहींनी सापडेल त्याचे तुकडे तुकडे किंवा चुराडा करण्यास आरंभ केला वायूप्रमाणे वेगवान व मनाप्रमाणे चंचल असे ते रौम्यगण इकडे तिकडे सैरावैरा धावू लागले आणि यज्ञपात्रांचा व इतर मूल्यवान वस्तूंचा चुरा करू लागले तेव्हा त्याच वस्तूचे लहान लहान तुकडे जे अंतराळी उडाले किंवा जमिनीवर विखरून पडले ते तेजामुळे आकाशात ताऱ्यांप्रमाणे चमकू लागले तेथे नाना प्रकारच्या षड्ज पक्वान्नांच्या व इतर पेय सामग्रींच्या पर्वतप्राय राशी पडल्या होत्या त्यांची त्या रुद्रगणांनी अतिशय नासधूस केल्यामुळे त्या पेयांची सर्व भांडी पालथी केली दूध तर इतके सांडून वाहून गेले की त्याच्या नद्याच वाहू लागल्या की काय असे दिसले अर्थात अशा नद्यात दही तूप व दाट खीर यांचा चिखल ताक वगैरे हेच पाणी व खडीसाखर हीच वाळू होती या मनोहर नद्यांच्या उदकाला सहाही रसांची उत्तम रुची होती कारण त्यातही गूळ मध इत्यादिकांचे पाठ सोडलेले होते शिवाय तेथे नाना तऱ्हेची मांसाची रुचकर पक्वान्य होती त्यात जी काही स्वादिष्ट असून भुरके मारण्याजोग्य होती त्यांच्यावर या गणमंडळींनी यथेच थाव मारून बाकीचे अन्न इकडे तिकडे भिरकावून पिस्कारून टाकले शंकराच्या क्रोध सामर्थ्यामुळे त्यांची शरीरे पर्वतप्राय असून तेच प्रलयकालच्या रखरखीत अग्नीप्रमाणे तीव्र होते त्यांनी देवादिकांच्या सैन्याची अगदी दाणादाण उडवली व भीतीने गाळण करून सोडली नाना तऱ्हेची विचित्र रूपे घेऊन ते नाचू उडू लागले व त्या बागडण्यात ते देवांच्या बायकांना इकडे तिकडे फेकू लागले याप्रमाणे सर्व देवांनी जरी दक्षाच्या या यज्ञाचे चांगले रक्षण केले होते तरी तो या विकाळ रुद्रगणांनी शंकराच्या कोपबलाने अगदी भस्म करून टाकला आणि प्राणीमात्राच्या अंतःकरणात धडकी बसेल एवढा मोठा प्रचंड शब्द करून त्या वीर भद्राने यज्ञाचे शिर पासून वेगळे केले आणि त्या आनंदात तो मोठमोठ्याने ओरडू लागला व उड्या मारू लागला तेव्हा ब्रह्मादिक सर्व देव व दक्ष प्रजापती हे वीरभद्रापुढे हात जोडून त्याला म्हणाले आपण कोण वीरभद्राने उत्तर दिले मी रुद्र नव्हे पार्वती नव्हे किंवा यज्ञामध्ये हविर्भाग घेणाराही नव्हे परंतु विश्वात्मा जो प्रभू शंकर त्याला पार्वतीला राग आलेला पराहून क्रोध आला तेव्हा त्या शंकराच्या क्रोधापासून मी उत्पन्न झालो आहे मला वीरभद्र म्हणतात आणि मी तुझ्या यज्ञाचा फडशा पाडण्याकरता आलो आहे असे समज मी मोठमोठे श्रेष्ठ ब्राह्मण पाहण्याकरता येथे आलो नाही किंवा यज्ञ कौतुकही पाहण्याकरता आलो नाही या स्त्रीचे नाव भद्रकाली ही पार्वतीच्या क्रोधापासून उत्पन्न झाली आहे आणि सर्व देवांचा प्रभू जो शंकर त्याने आम्हा दोघांना इकडे पाठवल्यावरून आम्ही इथे आलो आहोत तर हे विप्रेंदा तू उमापती शंकर यास शरण जा कारण शंकरासारख्याचा राग पुरवला पण इतराकडून वरप्रदान मिळवण्यात काही अर्थ नाही वीरभद्राचे हे भाषण ऐकून सदाचरण संपन्न लोकांमध्ये श्रेष्ठ असा तो दक्ष शंकरांना साष्टांग नमस्कार करून स्तोत्र करून शंकरास संतुष्ट करता झाला दक्ष म्हणाला शाश्वत ध्रुव अव्यय अखिल विश्वाचा पती असा जो महान शंकर महात्मा शंकर त्याला मी शरण आहे दक्ष प्रजापतीच्या यज्ञात नाना प्रकारची पूजा सामग्री तयार ठेवून मोठमोठे तपस्वी ऋषी व सर्व देवता यांना आमंत्रण केले होते परंतु सृष्टी उत्पन्न करणारा महादेव याला येथे आमंत्रण नसल्यामुळे महादेवी पार्वती हिला क्रोध येऊन तिने यज्ञमंडपामध्ये आपले अनुचर पाठवून दिले मग महादेवाचा राग ध्यानात आणून अनुचरगणांनी ती यज्ञशाला पेटवून दिली असताना ऋत्विजांची दाणादाण उडाली आणि तेथे असा देखावा दृष्टीस पडू लागला की कोणी मोठ्याने आरोळ्या देत आहेत कोणाच्या उरात भाले भोसकले आहेत कोठे यूप उपटून इकडे तिकडे फेकून देत आहेत प्रेतांचे मांस खाण्याकरता हपापलेली गिधाडे खाली उतरत आहेत वर उडून जात आहेत व आपल्या पंखांचा वारा जिकडे तिकडे खेळवित आहेत शेकडो भालू ओरडत आहेत आणि कित्येक राक्षस राक्षस पिशाच सर्प हेही तेथे आहेत अशा स्थितीत अयत्नाने प्राणापानांच्या मुखाने ठिकाणी निरोध करून शत्रुमर्दन शंकर एकाएकी यज्ञ कुंडातून प्रकट झाले त्यांचे तेज सहस्रावधी सूर्याप्रमाणे असून संवर्धक नावाच्या अग्निप्रमाणे प्रखर होते नंतर ते दक्षापणे पाहून हसून बोलले तुझ्या प्रित्यर्थ मी काय करावे ते सांग नंतर देवगुरूने वेदातील मखाध्यास दक्षास ऐकवला नंतर दक्षाने हात जोडून शंकरास प्रार्थना केली परंतु भीती व शंका यांनी तो अतिशय घाबरला असून त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते तो म्हणाला भगवन जर आपण प्रसन्न झाला आहात तर मी आपणास विप्र झालो असेल जर आपण माझेवर कृपादृष्टी करी आहात आणि वर देण्यास सिद्ध झाला आहात तर आजच्या यज्ञाची सामग्री जी आम्ही मोठ्या प्रयासाने गोळा केली होती तिच्यापैकी जिची जाळपोळ झाली असेल जे जे पिशाच्यानी खाल्ले असेल प्याले असेल गट्ट केले असेल अथवा ज्याची नासधूस केली असेल किंवा ज्यांचा चक्काचूर केला असेल व ज्यांची इकडे तिकडे फेकाफेकी केली असेल त्या वस्तू फुकट जाऊ नयेत असा वर द्या तेव्हा भगवनेत्रहर धर्माध्यक्ष विरूपाक्ष त्र्यंबक लोकनाथ असे भगवान शंकर यांनी तथास्तू असे उत्तर केले याप्रमाणे शंकरांपासून वरप्रदान प्राप्त झाल्यानंतर दक्ष प्रजापतीने गुडघे टेकून अष्टोत्तर सहस्त्र नामांनी शिवाची स्तुती केली युधिष्ठिर म्हणाला हे निष्पाप पितामहन ज्या नामांनी दक्ष प्रजापतीने शंकरांची स्तुती केली ती मला ऐकण्याची भक्ती वाटते याकरता आपण ती मला सांगावी भीष्म म्हणाले हे भारता अद्भुत कर्म आचरणाऱ्या व गूढव्रत अशा त्या देवदेवांची काही अप्रसिद्ध व काही प्रसिद्ध अशी नावे मी तुला आता सांगतो तू ती ऐक दक्ष म्हणाला हे देवदेवेशा देवशत्रूंच्या सैन्याला मारणाऱ्या हे इंद्रसैन्यास आधारभूता हे देवदानव पूजिता तुला नमस्कार असो हे सहस्रनेत्रा सर्वज्ञा हे विरूपाक्षा हे त्रिनयना सोम सूर्य व अग्नी हे कुबेर मित्रा हे सर्वत्र हस्त पाद नेत्र शिरे व मुख असणाऱ्या सर्वत्र श्रवणयुक्त असणाऱ्या तू लोकात सर्वास व्यापून राहिला आहेस तू सर्वत्र सन्निध आहेस हे शंकुकर्णा महाकर्णा हे कुंभकर्णा हे सागरालया हे गजेंद्रकर्णा हे गोकर्णा हे पाणीकर्णा तुला नमस्कार असो हे शतोदरा हे शतावर्ता म्हणजे जीवरूपाने अनेक वार फेऱ्या फिरणाऱ्या हे शतजिव्हा तुला नमस्कार असो हे गायत्री घेया त्रिकाल गायत्री जपात तत्पर असणारे द्विज गायत्री मिशाने तुझेच गायन करतात हे अर्का सूर्योपासक हे अर्कविषाने संध्यासमयी तुझेच अर्चन करतात हे ब्रह्मण तुलाच चतुर्मुख ब्रह्मदेवाचे ठिकाणी मानतात हे शतक्रतो तूच देवेंद्र आहेस हे ऊर्ध्वा मुनिजन तुला आकाशाप्रमाणे नित्य असंग व सर्वगत असून सर्व उपाधी पलीकडे असा मानतात हे महामूर्ते गोठ्यात ज्याप्रमाणे सर्व गायी राहतात त्याप्रमाणे सर्व देवता तुझे मूर्तीचे ठिकाणी राहतात तू समुद्राप्रमाणे आहेस व आकाशाप्रमाणेही आहेस तुझ्या शरीराचे ठाई मला सोम अग्नी वरुण आदित्य तसेच विष्णू ब्रह्मदेव व बृहस्पती हे दिसतात भगवन प्रत्येक सत्यमिथ्या गोष्टीत कार्य कारण क्रिया व करण म्हणजे क्रियेचे साधन तूच आहेस व सर्वाचा उगम व नाश तूच आहेस तूच भव म्हणजे सर्वाचे अधिकरण आहेस तूच शर्व म्हणजे सर्व संहार करता आहेस आणि तूच रुद्र म्हणजे पापहर्ता व वरदाता आहेस पशूंचा म्हणजे ब्रह्मदेवापासून स्थावरापर्यंत पदार्थांचा स्वामी तूच आहेस अशा तुला नमस्कार असो हे अंधकशत्रू तुला नमस्कार असो तू त्रिशिख त्रिशीर्ष त्र्यंबक शास्त्र आचार्य व ध्यान ही तीन ज्याची बोधक आहेत असा त्रिनेत्र त्रिपुरासुरमर्दक व त्रिशूल पाणी आहेस तुला वंदन असो हे चंडा म्हणजे सर्वनाश समर्था हे कुंडा म्हणजे हे सर्वाधारा हे ब्रह्मांड रूपा व ब्रह्मांडधारा हे दंडधरा हे समकर्णा म्हणजे रुजुवक्रा हे परिव्राजका तुला नमस्कार असो हे ऊर्ध्वदंष्ट्रा हे ऊर्ध्वकेशा हे शुभ्रा हे सर्व जगद्विस्तारा हे रजोरूपा हे धूम्रवर्णा हे नीलकंठा तुला नमन असो हे अप्रतिम रूपा हे विरूपा हे शिवा कल्याण करा हे सूर्यमंडल रूपा हे सूर्यरूपाने विलसणाऱ्या हे सूर्य सदृश ध्वजा तुला वंदन असो हे प्रमथ गणाधिपते हे वृषस्कंधा हे धनुर्धरा हे अरिंदमा हे दंडा हे वल्कलांबरा तुला नमस्कार असो हे हिरण्यगर्भा हे हिरण्यकवचा हे हिरण्यशिखा हे हिरण्यपते तुला अभिवादन असो हे स्तुतिपात्रा हे स्तुता ज्याची आजपर्यंत अनेकांनी स्तुती केली आहे असा हे स्तूयमाना म्हणजे वर्तमानकालीही ज्याची स्तुती चालूच आहे तुला नमस्कार असो हे अखिल व्यापका हे सर्व भक्षका हे भूतांतर यामी तुला नमस्कार असो हे यज्ञातील होतृरूपा हे मंत्ररूपा हे शुक्लध्वजा तुला नमस्कार असो हे जगन्नाभे हे जगदाधारा हे कटकटा म्हणजे सर्व रक्षक रक्षका तुला नमस्कार असो हे कृशनाशा हे कृशांगा हे कृषा हे आनंदमया हे हर्षमया हे किलकिल शब्द करणाऱ्या हे मुंडा हे जटिला हे शय्यागता हे निद्रिता हे उत्थिता हे स्थिता हे धावमाना तुला नमस्कार असो हे नृत्यशीला हे मुखवाद्यवादका हे कमलबलिप्रिया हे गीतवाद्यपरायणा तुला माझा नमस्कार असो हे वयोज्येष्ठा हे गुणश्रेष्ठा इंद्रदमना हे कालानियंता हे समर्था हे प्रलय उपरलय कारणा तुला नमस्कार असो हे भीमदुंदुभी असा म्हणजे नगाऱ्याप्रमाणे प्रचंड हास्य आहे असा हे तीव्र व्रतधरा हे उग्रा हे दशबाहो तुला सर्वदा नमस्कार असो हे कपालपाणे हे चिताभस्मप्रिया हे निर्भया हे भयंकरा हे उग्रव्रतधरका तुला नमस्कार असो हे विकृतमुखा हे खड्गजिव्हा म्हणजे तलवारीप्रमाणे ज्याची जिव्हा तीक्ष्ण आहे असा हे दंष्ट्रायुक्ता हे पक्वपाक्व मांस म्हणजे यज्ञ व स्मशान येथील प्रिया हे तुंब प्रिया तुंबी प्रिया भोपळ्याची केलेली वीणा ज्यास आवडते तो तुला नमस्कार असो हे वृष्टीकर्त्या <clears throat> हे धर्म वृद्धी करा हे नंदीरूपा हे धर्ममूर्ते हे कटंकटा म्हणजे नित्यगमनशीला हे नियामका हे भूतपावका संहार कर्तृत्वाने प्राण्यांना कालरूप कढईत उकळणारा तुला नमस्कार असो हे सर्व वरिष्ठा हे वररूपा हे वरदा हे उत्तम माल्य गंधव्रस्तधरा हे वरातिवरदा म्हणजे इच्छेहूनही अधिक देणारा तुला नमस्कार असो हे आसक्ता हे विरक्ता हे ध्यानरूपा हे रुद्राक्षमालाधरा मालाधरा, तुला नमस्कार असो हे सर्वगता हे सर्व विभिन्ना हे छायारूपा हे प्रकाशरूपा तुला नमस्कार असो हे शांतरूपा हे उग्ररूपा हे अतिघोर रूपा तुला माझा नमस्कार असो हे शिवा हे शांता हे शांततमा तुला माझा नमस्कार असो हे एकपदा हे बहुनेत्रा हे शीर्षा तुला नमस्कार असो हे रुद्रा हे अल्पसंतुष्टा हे संविभाग प्रिया म्हणजे यज्ञातील हवीरभागांची योग्य विभागणी ज्याला आवडते तो तुला नमस्कार असो हे पंचाला कारागिरा हे शुभ्रांगा हे अतिशांता तुला नमस्कार असो हे चंडीघटा म्हणजे शत्रूंना भयंकर अशी घंटा वाजवणारा हे घंटानाद रूपा हे अनाहत ध्वनिरूपा तुला नमस्कार असो हे सहस्त्राध्मात घंटा एका एकदम सहस्रजणांनी वाजवलेल्या आहेत घंटा ज्यासाठी असा हे घंटामाला प्रिया हे प्राणघंटा म्हणजे पंचविध प्राणांचा ध्वनी हात ज्याला घंटानादाचे ठिकाणी आहे असा हे गंधरूपा हे कोलाहल रूपा तुला नमस्कार असो हुंकार हाच क्रोधाचा वाचक आहे हुंकार याचा अर्थ भूरादी लोक असा होतो व हुंकार याचा अर्थ नामरूपात्मक प्रपंच असाही आहे तेव्हा तीनही अर्थाने तो हुंकाराचे पलीकडचा म्हणजे शांत ब्रह्म असून क्रोधरहित जे हुंकार द्वय ते त्याला प्रिय आहेत अशाला नमस्कार असो हे अत्यंत शांता हे गिरीवरीतील वृक्षाखाली निवास करणाऱ्या तुला नमस्कार असो हे शंकरा तू हृदयादी अंतर्भागाचे मांसावर कोल्ह्यासारखा तुटून पडतोस तुला ते अत्यंत प्रिय आहे त्या तुला नमस्कार असो हे प्राणतारका हे यज्ञोपकारका हे यज्ञरूपा हे यजमान रूपा हे ब्राह्मण मुखतृप्ता हे अग्निमुखतृप्ता तुला नमस्कार असो हे यज्ञनिर्वाहका हे जितेंद्रिया हे सत्वमया हे रजोमया हे तटरूपा हे नदी रूपा हे नदरूपा तुला नमस्कार असो हे अन्नदा हे अन्नपते हे अन्नभोक्त्या तुला माझा नमस्कार असो हे अनंत शीर्षा हे अनंत चरणा हे अनंत नेत्रा तुझे हातात अनंत त्रिशूल उभारलेले आहेत त्या तुला नमस्कार असो हे बालार्कवर्णा हे बालरूपधरा हे बालक्रीडापरा तू बालगोपाल व तुझे अनुचर यांचा रक्षण करता आहेस त्या तुला नमस्कार असो हे वृद्धा हे लुब्ध्वा हे क्षुब्धा हे क्षोमणा म्हणजे प्रकृती क्षोभका तुला माझा नमस्कार असो हे गंगा तरंगा कित छुडा हे मुंजकेशा हे तुष्टा हे त्रिकर्म म्हणजे यजन अध्ययन दान रता हे देवा तू जीवांकडून वर्णाश्रमांची पृथक पृथक कृत्ये करवितोस त्या तुला नमस्कार असो तू धुष्य म्हणजे ज्याचे नामाने घोष केला जातो तो आहेस घोषरूपही आहेस व कलकल शब्दही आहेस त्या तुला नमस्कार असो हे श्वेतबिंगल नेत्रा हे कृष्णरक्ताक्षा हे जितश्वासा हे आयुधपा हे विदारका हे सूक्ष्मा तुला नमस्कार असो शंकरा चतुर्विध पुरुषार्थाचे वर्णन सांगणारा तूच आहेस तूच सांख्य प्रणेता कपिल आहेस स्वेश्वर सांख्य प्रवर्तक पातंजलही तूच आहेस व वेदांत आणि ध्यान यांचाही दर्शक तूच आहेस त्या तुला नमस्कार असो तू रथ्य म्हणजे रथात वाहण्यास योग्य आहेस विरथ्य म्हणजे रथा वाचून ज्याचे अडत नाही असा आहेस व तुझा रथ जल अग्नि वायू व आकाश या चतुष्पथातून सारखा अकुंठित जाऊ शकतो अशा तुला नमस्कार असो हे मृगचर्माचे तुझे पांघरुण व सर्पाचे तुझे जानवे आहे अशा तुला नमस्कार असो हे ईश्वरा हे वज्रदेहा हे पिंगकेशा तुला नमस्कार असो हे त्र्यंबका हे अंबिकानाथा हे व्यक्ता हे अव्यक्ता तुला नमस्कार असो हे कामस्वरूपा हे कामदा हे कामघ्ना म्हणजे मदनशत्रू हे तृप्ता हे अतृप्ता हे विचारशीला हे शर्वा हे सर्वदा हे सर्वसंहारका हे संध्यारागमया तुला माझा नमस्कार आहे हे गणश्यामा हे महाकाला तुला नमस्कार असो हे स्थूला हे जीर्णांगा हे जटिला हे वल्कलधारीन हे अजिनधरा तुला नमस्कार असो तुझ्या जटा प्रदीप्त सूर्य व अग्नी याप्रमाणे तेजस्वी आहेत वल्कले व अजिने ही तुझी नेसण्याची व पांघरण्याची वस्त्रे आहेत तू सहस्त्र सूर्याप्रमाणे तेजस्वी असून सर्वदा तपस्वी आहेस अशा तुला नमस्कार असो हे व्यामोहका तुझे केस शेकडो भोवऱ्यांनी युक्त असणाऱ्या गंगाजलाने भिजलेले असतात त्या तुला नमस्कार असो हे चंद्रावरता म्हणजे चंद्राला फेऱ्या देणारा हे युगावरता म्हणजे युगानुयुगांचे फेरे फिरवणारा हे मेघावरता म्हणजे मेघास भ्रम विणारा तुला नमस्कार असो तूच अन्न तूच आत्ता तूच भोगता तूच अन्नदाता तूच अन्न भक्षिता तूच अन्न निर्माण करता तूच अन्न पाक करता तूच पक्वान्न खाणारा तूच प्राणवायू व तूच जठरानल अशा तुला नमस्कार असो हे देवदेवेश्वरा जरायुज स्वेदज अंडज व उद्भिज असे भूतांचे चार प्रकार आहेत ते तूच होस तूच चराचरांचा स्रष्टा व संहर्ताही तूच तू ब्रह्मवेत्यातील श्रेष्ठा ब्रह्मवेते तुला ब्रह्मच म्हणतात तू मनानेही मूळ कारण तू मनाचेही मूळ कारण तूच आकाश तूच वायू तूच सूर्य तू ऋग्वेद यजुर्वेद व सामवेद ब्रह्मवाद्यांच्या मते तूच ओंकार आहेस हे देवश्रेष्ठा सामगायन करणारे ब्रह्मवादी हाई हाई हाहू हाहू या शब्दांनी वारंवार तुझेच गायन करतात तू यजुर्मय आहेस तूच रुग्मय आहेस व आहुतीमय ही तूच आहेस वेद व उपनिषद समूह तुझाच स्तुतीपाठ करतात हे देवा सर्व ब्राह्मण सर्व ब्राह्मण तूच आहेस तसाच सर्व क्षत्रिय सर्व वैश्य सर्व शूद्र व चारही वर्णाहून अधम म्हणजे वर्णशंकराने आज झालेले जे इतर वर्ण तेही सर्व तूच आहेस तूच मेघसमूह तूच वीज तूच स्तनित म्हणजे सजल मेघांचा शब्द व तूच गर्जित म्हणजे शुष्क मेघांचा शब्द संवत्सर तूच ऋतू तूच मांस तूच पक्ष तूच युग तूच निमेष तूच काष्ठा तूच नक्षत्रे तूच ग्रह तूच कला तूच वृक्षातील मुख्य म्हणजे न्यग्रोध औदुंबरादी तूच गिरींची शिखरे तूच मृगातील व्याघ्र तूच पक्षातील गरुड तूच नागातील अनंत तूच समुद्रातील क्षीरसमुद्र तूच यंत्रातील धनुष्य तूच आयुधात वज्र तूच व व्रतातील सत्य तूच तूच द्वेष तूच इच्छा तूच राग तूच मोह तूच क्षमा तूच अक्षमा उद्यम तूच धैर्य तूच लोभ तूच काम तूच क्रोध तूच जय तूच अजय तूच गदाधर तूच बाण धरतूच खड्बांग धरतूच व झरझर नामक वाद्य वाजविणारा ही तूच तूच छेत्ता तूच भेदता तूच प्रहरता तूच नेता उपदेश करता पालन करता किंवा पिता तूच दशलक्षणयुक्त धर्म तूच अर्थ तूच काम तूच गंगा तूच समुद्र तूच नद्या तूच डबकी तूच सरोवरेही तूच लता तूच वेली तूच तृण तूच औषधी तूच पशु तूच मृग तूच पक्षी तूच सकल वस्तूंचा व क्रियांचा आरंभ तूच व पुष्पे व फले देणारा कालही तूच देवांचा आदी तूच अंतही तूच गायत्री तूच ओंकार तूच पिवळा काळा निळा तांबडा भडक लाल शेंद्री पिंगा करडा पारवा व मयूरकंठी हे दहाही वर्ण तूच वर्णरहित तूच उत्तम वर्णयुक्त तूच वर्णकर्ता तूच निरूपम तूच सुवर्ण हे तुझेच नाम आहे व सुवर्ण हे तुला प्रियही आहे इंद्र तूच यम तूच वरुण तूच कुबेर तूच अग्नी तूच ग्रहण तूच चित्रभानू तूच स्वरभानू म्हणजे राहू तूच व भानू म्हणजे सूर्य तूच होत्र म्हणजे वन्ही तूच होता तूच होमद्रव्य तूच आहुती तूच व प्रभू ही तूच त्रिसुपर्णात प्रसिद्ध तूच यजुर्वेद्यांच्या हातस रुद्रियातील उपास्य ब्रह्म तूच सर्व पावनकर्त्यात वरिष्ठ तूच व मंगलात श्रेष्ठ मंगल ही तूच दगडाप्रमाणे अचेतन अशा या देहाला शब्द सामर्थ्य देऊन तूच चेतवितोस म्हणून तुला गिरिक असे म्हणतात या देहाला हिंडविणारा तूच म्हणून त्याला हिंडूक म्हणतात उपाधी रूपाने छेद किंवा नाश करणारा तूच म्हणून तुला वृक्ष असे म्हणतात शुद्ध रूपाने जीवही तूच व व पुवाप्रमाणे सडणारा जो देह तोही तूच प्राण तूच सत्व तूच रज तूच तम तूच ऊर्ध्वरेता तूच प्राणवायू तूच अपान तूच समान तूच उदान तूच व्यान तूच उन्मेष तूच निमेष तूच शिंक तूच जांभय तूच तुझी दृष्टी आरक्त असून अंतर्मुख आहे तुझे मुख विकाल विक्राल व उदर विशाल आहे सुईसारखे तीक्ष्ण तुझे अंगावरील रोम आहेत म्हणून तुला सुची रोमा म्हणतात तुझी दाढी पिंघट आहे तुझे डोक्यावरील केश तरतरीत उभे असतात म्हणून तुला ऊर्ध्वकेश असे म्हणतात गायन व वादन यातील मर्म तुला चांगले कळते व गीत व वादन ही तुला प्रियही आहे या संसाररूप नदीत फिरणारा जीवरूपी मत्स्य तूच व वासनाजलात गुंतणारा जीवही तूच आहेस बरे इतके असून कोणालाही आकळला न जाणारा तूच आहेस व हा बंध केवळ लीलेने स्वीकारला आहेस म्हणून तुला केलिकल असेही म्हणतात कलहरूपी तूच अकाल तूच अतिकाल तूच दुष्काल तू व सुकालही तूच मृत्यू तूच छेदन साधन तूच व छेद्यही तूच मित्र तूच अमित्र तूच आणि उभय पक्षांचा संहार करताही तूच मेघकाल तूच महाद्रोष्ट तूच तूच कल्पांत मेघही घंटा म्हणजे प्रकाशवान तूच अघंट म्हणजे मायाच्छन्न तूच घटी म्हणजे कोणतीही गोष्ट सफल करणारा तूच व घंटी म्हणजे घंटा धारण करणाराही तूच या चराचर जीवांनी सोंगट्याप्रमाणे तू खेळतोस म्हणून तुला चरुचेली म्हणतात तू कारणांचंही कारण म्हणून तुला भिल्ली भिल्ली असे म्हणतात प्रणवरूपी ब्रह्म तूच व अग्नीपासून उद्भवलेलाही स्वाहाही तूच दंडी तूच मुंडी तूच परमहंस तूच त्रिदंडधारी तूच कृतादी चार युगे ऋग्यादी चार वेद व चतुर्होत्र म्हणजे चार होत्याने केला जाणारा यज्ञ या सर्वांचा प्रवर्तक तूच आहेस त्याचप्रमाणे ब्रह्मचर्यादी चार आश्रम यांचा मार्गदर्शी व ब्राह्मणादी चार वर्णांचा करताही तूच आहेस तुला सर्वदा अक्षक्रीडेची आवड आहे तू मोठा धूर्त आहेस तू गणांवर देखरेख करणारा व त्यांचा स्वामी आहेस तांबडे पुष्प व वस्त्र ही तू धारण करतोस तू पर्वतावर शयन करतोस व तुला कापायची फार प्रीती आहे तुला काशायाची फार प्रीती आहे तू लहानसा कारीगर आहेस इतकेच नव्हे तर सर्व शिल्पात श्रेष्ठ असून सर्प शिल्पकलांचा प्रवर्तकही तूच आहेस तू भग नामक ऋत्विजाचे डोळ्यास अंकुशाप्रमाणे म्हणजे विदारक आहेस तू क्रोधन आहेस पूषा नामक ऋत्विजाचे दात तूच पाडलेस स्वाहा तूच स्वधा तूच वषटकार तूच नमस्कार तूच व नमो नमहा या प्रकारचा लौकिक दृप्त नमस्कार ही तूच तुझे व्रत गूढ आहे तुझे तपही गुह्य आहे तू प्रणवस्वरूप आहेस तू तारकामय आकाशरूप आहेस धाता आदिकर्ता विष्णू तूच विधाता म्हणजे ब्रह्मदेव तूच संधाता म्हणजे जगतास एकत्र स्थापणारा तूच विधाता म्हणजे अदृष्ट कर्मही तूच धारण म्हणजे सर्वास अधिष्ठानभूत तूच स्वतः तू निराधार आहेस ब्रह्मा तूच तूच तप सत्य तूच ब्रह्मचर्य तूच रुजुता तूच भूतांचा आत्मा तूच आकाशाधी महाभूतांचा करताही तूच नित्यसिद्धही तूच अतीत अनागत वर्तमान यांचा उद्भवही तूच भूरलोक तसेच लोक स्वरलोक ध्रुव म्हणजे शाश्वतही तूच जितेंद्रिय तूच आहेस तू महेश्वर आहेस तू दीक्षितही आहेस अदीक्षितही आहेस तू क्षमाशील आहेस तू दमन करण्यास कठीण आहेस परंतु जे दांडगे आहेत त्यांना मऊ असणार आहेस चंद्राला फिर्या घालण्यास लावणारा मासरूप काल तूच आहेस व युगांच्या चौकड्या फिरवणारा कल्परूपी कालही तूच आहेस कालही तूच कारणही तूच स्त्री स्त्रीविषय कामही तूच रेतोबिंदूही तूच अनुरूप तूच व स्थूलही तूच कर्णिकार पुष्पाच्या माला तुला फार प्रिय आहे तू नंदीमुख आहेस भीममुख आहेस सुमुख आहेस दुर्मुख व अमुखही आहेस तूच चतुर्भुज आहेस चतुर्मुख आहेस बहुमुख आहेस व रणभूमीवर अग्निमुखही आहेस तू हिरण्यगर्भ आहेस व पक्षांप्रमाणे निस्संग आहेस तू सर्पांचा नायक आहेस तू विराट आहेस तू अधर्माचा नाश करणारा आहेस तुला महापार्श्व म्हणतात चंडधारही म्हणतात तू गणांचा अधिपती आहेस तू मौजेनं बैलासारखा नाचतोस गायींचे सर्वांशी रक्षणही करतोस बैलात प्रमुख जो नंदी तो तुझे वाहन आहे तू त्रैलोक्य रक्षक आहेस तुला गोविंदही म्हणतात तू इंद्रिय चालक आहेस व स्वतः इंद्रियांना अग्राह्य आहेस तू श्रेष्ठ आहेस स्थिर आहेस स्थावर म्हणजे त्रैलोक्याचा आधारस्तंभ आहेस तू निष्कंप आहेस तू इतरांना कापविणार आहेस तू अनिवार्य आहेस तू असह्य आहेस रणात दुस्सह आहेस अजिंक्य आहेस तू निर्भय आहेस तुला कापविणे फार कठीण आहे तुला पुरे पडणे फार अवघड आहे तू दुर्जय आहेस सर्वदा विजयी आहेस तू शस म्हणजे शीघ्रगती आहेस चंद्र आहेस यम आहेस शीत उष्ण क्षुधा व जरा यांचा नियामक तूच आहेस आधिरूप तूच आहेस रोगरूप तूच आहेस व्याधी नाशकर्ता तूच आहेस हे व्याधी ही तूच आहेस मृगरूपाने पळून जाणारा जो माझा दक्षाचा यज्ञ त्याला तू व्याधाप्रमाणे आहेस तूच संकटे आणणारा व तूच दूर करणारा तू शिखंडी आहेस म्हणजे तुझे डोकीवरूनच शिखा आहे तुझे नेत्र कमलाप्रमाणे आहेत तू कमलवनात तुझा निवास आहे तू दंडधारक आहेस त्र्यंबक आहेस तुझा दंड फार उग्र आहे तू ब्रह्मांडाचा नाश करता आहेस अग्निप्रमाणे तू जलाल विष प्यालास तू सुरश्रेष्ठ आहेस तू सोमाचा पालन करता आहेस तू मरुद्गणांचा मुख्य आहेस तू अमृतपान करणार आहेस तू जगन्नाथ आहेस तू देवाधिदेव आहेस तू विष व अग्नी यापासून राखणार आहेस तू मृत्यूपासून राखणार आहेस तू क्षीरपान करणार आहेस तू सोमरस पिणार आहेस स्वर्गसुखापासून च्युत होणारा तू प्रथम रक्षक आहेस तृषित तृषित संज्ञक देवांचा मुख्य जो ब्रह्म त्याचाही रक्षक आहेस तू हिरण्यरेता म्हणजे अग्नी आहेस तूच पुरुष आहेस तूच स्त्री आहेस ही तूच आहेस बाल तूच तरुण तूच वृद्ध तूच तुझे दात हलू लागले आहेत तू नागेंद्र आहेस तू शक्र म्हणजे शक्तिमान आहेस विश्वाचा संहार करताही तूच आहेस व विश्वाचा करताही तूच आणि हे विश्वकर्त्या सृष्टी करते जे सर्व प्रजापती आहेत त्यात श्रेष्ठ तूच तूच विश्वाचा वाहक विश्वरूपी तूच तू तेजोमय व सर्वतोमुखी आहेस चंद्र व सूर्य हे तुझे दोन डोळे व ब्रह्मदेव हे तुझे हृदय आहे तू एक महोदधीच आहेस सरस्वती ही तुझी वाणी आहे अग्नी आणि वायू हे तुझे बल आहे दिवस आणि रात्र हे तुझे डोळ्यांच्या पापण्या उघडणे आणि मिटणे आहे हे शिवाय तुझे खरे खरे थोरपण जाणण्यास प्रत्यक्ष ब्रह्मदेव किंवा विष्णू किंवा जुने जुने ऋषीही समर्थ नाहीत हे शंकरा तुझी जी अत्यंत सूक्ष्म रूपे आहेत ती तर माझे दृष्टीसच येत नाहीत तेव्हा मी इतकेच म्हणतो की तू मला संकटातून तार आणि पिता ज्याप्रमाणे पोटच्या पोराचे रक्षण करतो त्याप्रमाणे माझे रक्षण कर हे निष्पापा माझा तुला नमस्कार असो माझे रक्षण कर कारण तुझसारख्याने रक्षण करण्यास मी पात्र आहे कारण हे भगवंता तू भक्तांविषयी कळकळ बाळगणार आहेस आणि मी तर तुझा अखंड भक्त आहे सहस्त्रावधी पुरुषांना अज्ञानावरणात गुरफटून जो आपण एकटाच अज्ञेय असा असतो व अनेकविध कामरूपी समुद्र तरुण परतीराला गेल्यावरच जो दृष्टीस पडतो जे वासनाक्षय होऊन अज्ञानाचा नाश झाल्याशिवाय ज्याचे दर्शन होत नाही असा जो सदाशिव तो माझे सर्वदा रक्षण करू ज्यांना निद्रा नाही श्वासोच्छ्वास किंवा प्राणवायूचा व्यापार ज्याचे ताब्यात आहे व जे सत्वपूर्ण असून जितेंद्रिय आहेत असे योगीजन ज्याला समाधीकाली केवळ ज्योतिरूपाने जाणतात त्या योगात्म्याला माझा नमस्कार असो ज्याचे मस्तकी जटा व हाती दंड असून ज्याचे पोट लांब आहे व बाणयुक्त भात्याप्रमाणे ज्याचे जवळील पाण्याने भरलेला कमंडलू आहे भात्यातील बाण ज्याप्रमाणे यक्षराक्षसांचा नाश करतात त्याप्रमाणे ज्याचे कमंडलूतील उदकबिंदूच यक्षराक्षसांचा नाश करतात अशा त्या ब्रह्मस्वरूपी शंकराला माझा नमस्कार असो मेघ हे ज्याला केशस्थानी आहेत ज्याचे सर्व अंगसंधींचेच ठिकाणी नद्या आहेत व चार समुद्र हे कुक्षीचे ठाई आहेत अशा त्या जलरूपी परमात्म्यास नमस्कार असो युगांतकाल प्राप्त झाला असता जो सर्व भूताना गिळून टाकून जलामध्ये स्वस्थ झोप घेत पडतो त्या जलशायी परमात्म्याला मी शरण आहे जो राहूचे मुखात शिरून रात्रौ सोमपान करतो व स्वर्भानुरूपाने सूर्यास ग्रासतो तो माझे रक्षण करू हे शंकरा ब्रह्मदेवाचे उत्पत्तीनंतर तुझे गर्भातून बालावस्थेत जे देव व पितर बाहेर पडले आणि ज्यांना स्वाहा स्वधारूपाने यज्ञातून हिशोबाप्रमाणे भाग मिळतात अशांना माझा नमस्कार असो व असले देव आणि पितर हे स्वहाकार व स्वधाकार यांचे प्राप्तीने आनंद पावत सर्व देहधारणकर्त्यांचे देहात अंगुष्ठाप्रमाणे पुरुष म्हणजे जीव आहे ते सर्वदा माझे रक्षण करोत व मला पुष्टी देवत हे रुद्रगण सर्वदा प्राण्यांच्या देहात शिरून स्वतः न रडता केवळ त्या जीवांना रडवतात व स्वतः न हसता त्या जीवांना हसवतात त्यांना नित्य नमस्कार असो तसेच जे रुद्र नद्या समुद्र पर्वत गुहा वृक्षमुले गायीचे गोठे गहन अरण्ये चौ चवाठे रस्ते चौक नदी तट हस्तिशाला अश्वशाला रथशाला जीर्ण उद्याने जीर्ण मंदिरे आकाशादी पंचमहाभूते दिशा विदिशा चंद्रसूर्य व चंद्रसूर्यांचे किरण त्याचप्रमाणे भूतल व त्याचेही पलीकडे आहेत अशा सर्वांना नित्य वारंवार नमस्कार असो ज्यांची गणती नाही ज्यांना प्रभाव नाही किंवा रूपही नाही असे जे असंख्येय गुणांचे रुद्र त्यांना नित्यशा नमन असो हे शंकरा मी तुला माझे यज्ञात निमंत्रण दिले नाही याचे कारण असे की तू सर्व भूतांचे उत्पत्तीला उपादान कारण असून सर्व भूतांचा पती आहेस व सर्व भूतांच्या अंतर्यामीच आहेस अर्थात तू मजपासून किंवा इतर कोणापासूनही पृथक असा नाहीसच मग तुला निमंत्रण कतरी कसे द्यावे किंवा हे देवा मला वाटते तुझी माया फारच सूक्ष्म किंवा आतर्की आहे व तिने बहुदा मला झापड घातली असावी म्हणून तुला निमंत्रण देण्याची मला बुद्धी स्फुरली नाही हे भव आपले कल्याण असो मी प्रजापतित्वामुळे रजोगुणाच्या तडाख्यात सापडून तुला जाणू शकलो नाही परंतु ही खरी गोष्ट तुझपासून काही लपलेली नाही कारण हे देवा माझे हृदय माझी बुद्धी व माझे मन ही तुझ्यामध्येच आहेत अर्थात खरा प्रकार काय तो तुला ज्ञातच आहे तेव्हा हे ज्ञानात आणून मजवर कृपा कर हे भगवंता नाना प्रकारच्या दक्षिणा ज्यात वाटल्या जातात अशा अनेक यज्ञांनी ज्या अर्थी तुझे यजन केले जाते त्या अर्थी तूच सर्वांचा करता आहेस हे उघड आहे म्हणूनच तुला निमंत्रण वेगळे दिलेले नाही याप्रमाणे महादेवाची स्तुती करून तो दक्ष प्रजापती विराम पावला त्यावेळी भगवान शंकर अत्यंत प्रसन्न होऊन पुनः दक्षाला म्हणाला हे सुवृता दक्षा तू जो हा माझा स्तव केलास त्याने मी अत्यंत संतुष्ट झालो आहे मी तुझवर केवढी कृपा करणार आहे हे उगाच पल्हाळ लावून सांगण्यात काय मौज आहे थोडक्यात सांगतो की तुला सर्वदा माझी समीपता मिळेल हे प्रजापते तुझा यज्ञ ध्वस्त झाला म्हणून तू विरस झाला असशील परंतु मी तुला सांगतो की माझे कृपेने तुला सहस्त्र अश्वमेध व शंभर वाजपेयी यज्ञ केल्याचे श्रेय मिळेल <coughs> इतके सांगून तो लोकाधिपती शंकर दक्षाला आश्वासनप्रद असे वचन बोलता झाला ते वचन इतके संयुक्तिक होते की वाक्य योजनेत ते कुशल म्हणून नावात दिले आहेत त्या सर्वांना मान्य व्हावे तो म्हणाला दक्षा तुझ्या या यज्ञाला मी विघ्न आणले म्हणून तू खेद करू नको कारण तुझे यज्ञाचा मी विध्वंस करावा हे पूर्वीच ठरलेले होते हे सुव्रता मी तुला आणखीही वर देतो ते घे व सर्व खेद टाकून तुझे मुख आनंदाने प्रफुल्ल होऊ दे आणि मी काय म्हणतो ते एकाग्र चित्ताने ऐक देव व दानव यांनी आपले युक्तिबलाने षडंग वेद तसेच सांख्यशास्त्र व योगशास्त्र या सर्वांचा निष्कर्ष काढून त्याप्रमाणे अत्यंत दुश्चर असे पुष्कळच तप केले परंतु दक्षा मी जे तुला आता व्रत सांगणार आहे ते असल्या तपाहूनही श्रेष्ठ आहे ते अत्यंत गूढ व कोणासही ज्ञात नसल्याने केवळ अपूर्व आहे मात्र मूर्ख लोक त्याची निंदा करतात ही गोष्ट निराळी परंतु ते फलकाली व साधनकालीही सारखेच श्रेयस्कर असून शिवाय सर्वतोमुख आहे म्हणजे ते सर्व वर्णांना व सर्व आश्रमांना करण्याची मोकळीक आहे इतके असूनही ते मोक्षप्राप्ती करून देणार आहे मात्र यमनियमादी युक्त अशाही लोकांना ते दीर्घकालाने साध्य होणार आहे वर्णाश्रमात विहित जे धर्म सांगितले आहेत त्यांची माझे व्रत काही गोष्टीत मिळते आहे व काही गोष्टीत भिन्न आहे न्याय किंवा निगमन करण्यात जे प्रवीण त्यांना ते पटणारे असून चारही आश्रमापलीकडे ज्यांची मजल गेली आहे अशांना ते योग्य आहे हे व्रत कोणते म्हणशील तर पाशुपत व्रत व्रत होय हे दक्षा हे व्रत मी स्वतःच पूर्वी उत्पन्न केले हे फार कल्याणकारक आहे याचे योग्य रीतीने आचरण केल्यास विपुल फलप्राप्ती होते याकरता हे महाभागा हे व्रत केल्याने होणारे जे विपुल फल ते माझे कृपेने तुला आयतेच प्राप्त हो आता तू ही मनातील जळजळ सोडून दे असे बोलून तो देव महेश्वर आपली पत्नी देवी उमा व आपले अनुचरगण यासह दक्षास दिसेनासा झाला दक्ष प्रजापतीने केलेला हा स्तव जो कोणी कीर्तन किंवा श्रवण करील त्याला कोणतेही अशुभ प्राप्त न होता दीर्घायुष्य प्राप्त होईल ज्याप्रमाणे सर्व देवात भगवान शिव हा वरिष्ठ आहे त्याचप्रमाणे त्याचा हा दक्षाने केलेला स्तव ही सर्वस्तवात श्रेष्ठ आहे या स्तवाची योग्यता केवळ देवतुल्य आहे आपल्याला यश राज्य सुख ऐश्वर काम अर्थ धन किंवा विद्या प्राप्त व्हावी अशी ज्यास इच्छा असेल त्यांनी याचे भक्तीपूर्वक श्रवण करावे कोणी व्याधीत असो दुःखित असो दीन असो चोराने गाठलेला असो भयपीडित झाला असो किंवा राजकीय कारणात सापडलेला असो या स्तोत्राच्या श्रवणाने तो महाभयापासून मुक्त होईल व याच देहाने शिवाचे गणाचे योग्यतेस चढेल त्याशिवाय तो निष्पाप होऊन तेज व यश याने युक्त होईल ज्याचे घरी या स्तवाचा पाठ केला जाईल त्याचे घरी राक्षस पिशाच भूत किंवा विनायक म्हणजे म्हणजे कार्यात नाश पाडणारे प्राणी हे विघ्न आणू शकणार नाही जी शिवभक्त स्त्री ब्रह्मचर्य व्रताचे पालन करून याचे श्रवण करील ती मातृपक्षी व पितृपक्षी ही देवाप्रमाणे पूज्य होईल जो कोणी हे सर्व स्तोत्र एकचित्ताने श्रवण केले किंवा कीर्तन करील त्याची सर्व कर्मे वारंवार सिद्धीस जातील या स्तवाचे कीर्तनाने स्तवन करणाऱ्यांचे मनातील संकल्प किंवा वाणीतील वाक्ये सफल होतील पुरुषाने इंद्रिय दमन करून व नियमशील राहून महादेव कार्तिक स्वामी देवी उमा व नंदिकेश्वर यांची योग्य प्रकारे पूजा करून नंतर त्यांची नामे यथाक्रम जाणावी म्हणजे त्या मनुष्याला इच्छेप्रमाणे अर्थ काम व भोग हे मिळतील आणि मेल्यानंतर तो स्वर्गात जाईल पश्वादी तिर्यग योनी जाणार नाही असे पराशरपुत्र भगवान समर्थ व्यास यांचे म्हणणे आहे ओम तत्सत